सर्ग सव्वीस श्रीराम म्हणाला अहो महामुनी आपणच सांगा काळाधिकांची स्थिती ही अशी असल्यावर माझ्यासारख्यानं संसारासंबंधी आस्था वाटणार कशी दैवादिकाने जणू काही आम्हाला विकून टाकले असून या प्रपंचाची रचना पाहून अरण्यातील हरिणाप्रमाणे आम्ही मोहित झालो त्यातल्या त्यात ह्या कालरूपी धूर्ताचे वर्तन अत्यंत निंद्य आणि दुष्टपणाचे असते तो सर्वांचा ग्रास करण्यासाठी टपूनच बसलेला तो जगातील लोकांना आपत्तीच्या समुद्रात ढकलून देतो आपल्या अंगातील उष्णतेने लोकांचा दाह करणाऱ्या अग्निप्रमाणे कालरूपी देवाच्या चेष्टा भयंकर असून दुष्ट इच्छाने ग्रस्त झालेल्या मनुष्याना तो संतप्त करतो नियती हे कालाची स्त्री असून तिचा स्वभाव स्त्री जातीला अनुरूप म्हणजे अत्यंत चंचल असाच आहे समाधीमध्ये स्थिर राहू इच्छिणाऱ्या माणसांचे धैर्य नाहीसे करून त्यांना ती बहिरमुख करून सोडतात कृतांताचे वर्तन अत्यंत निष्ठरपणाचे असून तरुण शरीरावरही त्याच्याकडून म्हातारपणाची छाया पसरवली जाते वायू भक्षण करणाऱ्या सर्पाप्रमाणे हा कृतांत निरंतर भूतांच्या समुदायाला खाऊन टाकतो यम हा तर जुर्मी राजांचाही राजा असून त्याला दुःखिताबद्दल किंचितही दया येत नाही सर्व भूतांविषयी अंतकरणात दया असणारा मनुष्य या जगात विरळ आहे अहो मुनिवर्य या विश्वातील भूत भूतमात्रांचे वैभव अत्यंत क्षुद्र आहे आणि त्याचा परिणाम अंती दुःखातच होतो विषय हे परिणाम दृष्ट्या अतिशय भयंकर आहेत प्राण्यांचे जीवित हे अत्यंत चंचल असून मृत्यू तर अति निष्ठूर आहे तारुण्य हे देखील अतिशय चंचल असून बाल्यदशा ही केवळ मोहामध्येच निघून जाते सर्व लोक विषयामध्ये घडून गेलेले असतात आणि आपले नाते होत्याचे लोक आपले संसार बंधन दृढ करण्यास निमित्त होतात हे विषयोपभोग म्हणजे संसारातील महारोग असून तृष्णा हे केवळ मृगजलाप्रमाणे इंद्रिय हे आपल्या शत्रूप्रमाणे असून जे सत्य आहे त्याला आपण असत्य मानतो आपले मन हेच आपले शत्रू असून तेच आपल्या दुःखाला कारण होते आपल्या ठिकाणी असणारा देहाभिमान हा वस्तुत आत्मस्वरूपावरील कलंक आहे आपली बुद्धी बहिर्मुख असल्यामुळे आत्मानुसंधान करण्याची दृढ निष्ठा त्याच्यामध्ये आहे आपल्या शारीरिक क्रियापासून वाईट फळे निर्माण होतात आणि आपले मनोव्यापार हे तर स्त्रीविषयक भोगामध्येच घोटाळतात आपले चित्त विषयोपभोगात घडवून गेल्यामुळे दुर्बल बनले स्त्रिया ह्या केवळ दोषरूप आहेत आणि सर्व तऱ्हेचे रस हे तर माझ्या दृष्टीने निरस झाले जी सद्वस्तू आहे ती अवस्तू म्हणजे अस्तित्व नसलेली अशी आहे ही आमची समजूत आहे आणि म्हणून आम्ही देहाभिमानात गुरफडतो आमच्या अंतःकरणातील बहुतेक सद्भावना नष्ट झाल्या आणि आत्मानुभव आम्हाला दुरावलाय हे साधू माझे अंतःकरण व्याकुळ झाले आतल्या आत नुसता संताप होतोय परंतु विषय प्रीतिरूपी रोग नाही साहून विषयाबद्दल पूर्ण वैराग्य असे मात्र उत्पन्न होत नाही दृष्टी मलिन झाली असून त्यामुळे तमोगुणाची वाढ सत्वगुण काही उत्पन्न होत नाही अशा या स्थितीत आत्मज्ञान होणे अत्यंत अवघड आहे मृत्यू आणि विषय प्रीती याचकडे जाणारे जीवित अस्थिर होते धैर्य गळून जाते क्षुल्लक विषयामध्ये प्रेम जडते बुद्धी मलिन होते शरीराचे पर्यवसान नाश पावण्यात होते तारुण्य दशा कष्टामध्ये संपून जाते देहावर जरा आपले वर्चस्व स्थापते सज्जनाची संगत असाध्य आहे अविनाशी आणि सत्य अशी स्थिती प्राप्त होणे अशक्यच झाले मन मोहात पडते आहे आनंदी अशी वृत्ती नाश पावली आहे अंतकरणात दयेचा लवलेश आढळत नाही आणि द्वेष मत्सरादी ही निवृत्ती तेवढ्या हृदयात प्रवेश करून बसते धैर्याची जागा अधैर्याने घेतली आहे सर्व लोक हे जन्म परंपरेत अडकून पडले दुर्जनांची संगती सुलभ आणि सत्संगती दुर्लभ अशी स्थिती झाली तसेच अंतकरणात वासना उत्पन्न होणे आणि नंतर त्यांचा नाश होणे हा क्रम चालू असतो आणि त्यामुळे संसार बंध मात्र दृढ होतो सर्व भूतांची शरीरे कोणीकडे नेली जातात त्याचा मला पत्ता लागत नाही ज्या ठिकाणी कालाचे भय नाही अशी स्थिर जागाही आढळत नाही या जगात चांगली जागा असली की तिच्या शेजारी वाईट जागाही असते जिथे मोठमोठे पर्वतही नष्ट होत आहेत तिथे माझ्यासारख्याची काय कथा त्रिभुवन तसेच आकाश ही सुद्धा सत्स्वरूप कालाच्या भक्षस्थाने पडतात मग माझ्यासारख्याची काय गोष्ट समुद्र नाश पावतो आकाशातील नक्षत्रे अस्तंगत होतात सिद्धांना सुद्धा नाश आहे अशा स्थितीत माझ्यासारख्याना कोण विचारतो दानवही विदीर्ण होत असतात ध्रुवालाही नाश आहे आणि अमरानाही मृत्यू आहे मग माझ्यासारख्याबद्दल काय बोलणार प्रत्यक्ष इंद्राचे चूर्ण केले जाते यमालाही मृत्यू वश करतो वायू नष्ट केला जातो अशा वेळी माझ्या संबंधात काय विचार करणार चंद्र नष्ट होतो सूर्याची शकले होतात अग्निही विझून जातो मग माझ्यासारख्यांना कोण विचारतो अहो ब्रह्मदेवालाही नाश आहे जन्मरहित अशा विष्णूचा देखील संहार केला जातो प्रत्यक्ष शंकराला मृत्यूच्या स्वाधीन व्हावे लागत आहे मग माझ्या योग्यता ती काय जो कालालाही खाऊन टाकतो नियती किंवा दैव यांना ग्रासून टाकतो अनंत अशा आकाशातही जो ग्रास करतो तो काय माझ्यासारखेला सोडणार आहे जे श्रवणेंद्रियाचा विषय होऊ शकत नाही ज्याचे वर्णन ह्या वाणीकडून केले जात नाही जे नेत्राधिकाने जाणणे अशक्य आहे ज्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे अशा सत्य स्वरूपाच्या ठिकाणी मायेच्या योगाने सर्व भुवने भासमान होतात अहंकाराचा आश्रय करून सर्वांच्या अंतर्यामी वास्तव्य करून राहणाऱ्या कालाकडून जे बाधित केले गेले नाही असे या त्रिभुवनात तरी काहीही नाही प्रचंड असे पर्वत खडक नदीचे तट यांच्यावरून जाणारा सूर्याचा रस हा एखाद्या डोंगरावरून पाण्याचे स्त्रोत वाहू लागतात किंवा दगड जोराने फेकले जातात त्याप्रमाणे अस्ताव्यस्त फेकला जातो सुर आणि असुर यांचे वस्तीस्थान असलेल्या अशा या भूगोलासभोवती पक्व झालेल्या अक्रोडावरील कवचाप्रमाणे देवांचे वस्तीस्थान आहे आकाशात देव भूमीवर माणसे आणि पातालात सर्प यांची वस्तू आहे पण ते सर्व संकल्प मात्राने उत्पन्न झालेले असून अत्यंत पराधीन आहेत ज्याने परमेश्वराबरोबर युद्ध करून आपला पराक्रम प्रस्थापित केला आहे असा काम वाटेल त्या मार्गाने लोकांना वश करून टाकतो वसंत रूपी उन्मत्त हत्ती पुष्परूपी मदाचा वर्षाव करून त्या योगाने सर्व दिशा गंजित करतो आणि मग चित्त चंचल बनवतो आपणावर अनुरक्त असलेल्या तरुणीने चंचल असे नेत्र कटाक्ष टाकले असता महाविवेकी असा मनुष्यसुद्धा आपले मन आवरण्यास अर्थ ठरतो जी बुद्धी भूतमात्रावर परोपकार करण्यात रमलेली असते आणि दुसऱ्याचे दुःख पाहून तिला दुःख होते तसेच जी बुद्धी आत्मज्ञानाने तृप्त असते अशा बुद्धीने युक्त असलेला ज्ञानीच तेवढा खरोखर सुखी असतो असे मला वाटते जीवित रूपी समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या आणि कालरूपी वडवानराकडून संहार केल्या जाणाऱ्या तरंगांची मोडणी कोण करू शकणार आहे माणूस म्हणजे जन्मरूपी जंगलामध्ये संसार दोषरूपी झाडीचा आश्रय करून राहणारे हरी नसून तो दुष्ट इच्छांच्या पाशामध्ये मोहामुळे गुंतून अखेर नाश पावतो जगतात नाना प्रकारचे जन्म घेऊन कुकर्माचे आचरण करण्यानेच माणसे आपल्या आयुष्याचा नाश करून येतात ज्या कर्माचे फल हे आकाशातील वृक्षात वाढणाऱ्या वेलींच्या पाशाप्रमाणे मिथ्या आणि दुःखकारक आहे अशा कर्माची निवृत्ती कोणत्या उपायाने होईल हे आम्हाला आम्ही स्वतःला विचारवंत म्हणतो तरीही समजत नाही परंतु अशा प्रकारच्या विचाराला अडथळा आणणारी सामग्री मात्र विपुल आहे ती अशी की आज हा उत्सव आहे आज अमुक ऋतू आहे ही यात्रा आहे ते बंधू आहे तसेच विशिष्ट भोगापासून उत्पन्न झालेले हे विशेष सुख आहे वगैरे कल्पना जालात मूर्खपणाने अडकून पडून मनुष्याची बुद्धी दुर्बल होते आणि मग अखेरीस त्याचा नाश होतो इति श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे सव्वीस सर्व